श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग त्रेपन्नावा श्री भगवान म्हणाले अर्जुना तू मारणारा नाहीस तू हा अभिमान सोड तू स्वतः जरा मरण रहित असा शाश्वत आत्मा आहेस ज्याला मी करता आहे असा अहंकार भाव नाही ज्याची बुद्धी वासनेने लिप्त होत नाही <clears throat> तो या सर्व लोकांना मारूनही स्वतः मारत नाही व हिंसदोषानेही लिप्त होत नाही मनात जी कल्पना उत्पन्न होते तिचाच बाहेर अनुभव घेतला जातो यासाठी हा मी व हे माझे ही चित्तातील वासना टाक हे अर्जुना या वासनेमुळेच ही हंतृवादी धर्मानी युक्त आहे व त्यामुळे लागणाऱ्या पापांनी नष्ट झालो आहे तसाच मी बंधुनाशादी ऐहिक अनर्थांशी व नरकपातादी अनर्थांशी युक्त आहे अशा भ्रांतीमुळेच तुला सुखदुःखांचा ताप होतो आत्म्याचे जणू काय अंशच अशा सत्वादी गुणांकडून केल्या जाणाऱ्या कर्मांचा मी करता आहे असे केवळ अहंकाराने मोहित झालेला पुरुषच समजतो अरे चक्षुरेंद्रिय पाहू दे श्रोत्रेंद्रिय ऐकू दे त्वगिंद्रिय स्पर्श करू दे रसना रसाचा स्वाद घेऊ दे त्या कारण कारण कारण संबंधात मी कोण कोणी नाही मी अशी स्थिती कोणत्या प्रकारची आहे ती मुळीच युक्त नाही संकल्पाधिक स्वकर्मामध्ये आसक्त झालेल्या या कार्यकारण संघातात मी कोणी नाही असे पाहणाऱ्या तुझ्या क्लेश भागामध्ये कोणता पदार्थ प्रविष्ट झाला आहे की ज्याच्यासाठी तू शोक करतो आहेस हे अर्जुना अनेक इंद्रिये प्राण शरीर इत्यादी अनेकांनी मिळून केलेल्या कर्मांवर एकटा तू अभिमान ठेवतोस व त्यामुळे होणाऱ्या दुःखाने दुःखी होतोस हे केवढे आश्चर्य आहे त्यामुळे तू विद्वान लोकांच्या उपहासाला मात्र कारण का होतोस योगारूढ होण्याची इच्छा करणारे साधक अहंकार व फलाशक्ती सोडून केवळ शरीर इंद्रिये मन बुद्धी यांच्या योगाने चित्तशुद्धीसाठी शास्त्रीय कर्म करतात ज्यांच्या शरीराला अहंकार रूपी विषाच्या चूर्णाने मारलेले नाही पुनः पुन्हा मृत्यूला कारण होणाऱ्या लंपटतेने प्रवृत्त केले नाही ते रागादी सर्व उपद्रवाने रहित असल्यामुळे लौकिक व शास्त्रीय कर्म करीत असले व त्यांचे आनुषंगिक फळ भोगत असले तरी ते काही करत नाहीत की कशाचा भोग घेत नाहीत एखादा अतिशय बुद्धिमान व बहुश्रुत असलेलाही मनुष्य दुशील असल्यास जसा शोभत नाही त्याप्रमाणे ममतारूपी अपवित्र पदार्थाने दूषित झालेला देह लौकिक किंवा शास्त्रीय व्यवहारात शोभत नाही निर्मम निरहंकार सुखदुःखाला समान लेखणारा क्षमाशील पुरुष कार्य किंवा अकार्य करणारा जरी असला तरी तो कशातही लिप्त होत नाही हे पंडुपुत्रा युद्ध हे तुझे क्षात्रकर्म आहे ते जरी क्रूर असले तरी अत्यंत श्रेयस्कर आहे ते तुझ्या सुखाला व उदयाला कारण होईल पूज्य व आप्त अशांची हत्या होणार असल्यामुळे ते अत्यंत कुत्सित जरी असले पूज्यांवर शस्त्र उगारणे इत्यादी अधर्म प्रचूर जरी असले तरी तो स्वधर्म आहे म्हणून तुला तो श्रेष्ठ आहे तेव्हा शास्त्र प्रामाण्याने श्रेष्ठ ठरलेले व म्हणूनच सत्य अशा स्वकर्माने तू अमृतवान हो या युद्धात विजयी हो मूर्खालाही स्वकर्मच श्रेकर श्रेयस्कर आहे हे काय सांगायला हवे जिचा अहंकार पार निघून गेला आहे अशी मती महापातकाधिकांनी पतित जरी झाली तरी ती लिप्त होत नाही हे धनंजया तू समत्व बुद्धिरूप योगात स्थिर होऊन व फलाशक्ती सोडून कर्मे कर जसे कर्म प्राप्त होईल तसे आसक्तीरहित करणारा तू झालास म्हणजे मग बद्ध होणार नाहीस अथवा तू शांत ब्रह्ममय होऊन ब्रह्ममय कर्म कर आणि आपला सर्व आचार ब्रह्मार्पण कर म्हणजे क्षणात ब्रह्मच होशील ज्याने आपले सर्व अर्थ ईश्वराला अर्पण केले आहेत जो निरामय ईश्वराला झाला आहे जो निरामय ईश्वरात्मा झाला आहे असा तू ईश्वर सर्व भूतांचा आत्मा व ज्याने भूतलाला भूषित केले आहे असा हो तू सर्व संकल्पांचा संन्यास कर सम हो शांतचित्त मुनी हो स्वचित्ताला युक्त करून मुक्तमती हो अर्जुन म्हणाला हे भगवन आसक्तीचा त्याग कर्म ब्रह्मार्पण करणे ते ईश्वरार्पण करणे सर्व प्रकारे संन्यास व ज्ञान आणि योग यांचा विभाग कशा प्रकारचा आहे ते मला क्रमाने माझ्या मोहनिवृत्तीसाठी सांगा त्यावर भगवंत म्हणाले सर्व संकल्पांची शांती झाली असता ज्यातील घन वासनाही शांत झाल्या आहेत व ज्याला कोणत्याही प्रकारचा भावनाकार नाही असे जे परतत्व त्याला ब्रह्म असे विद्वान समजतात निर्विकल्प समाधीच्या परिपाकामुळे होणारा जो साक्षात्कार त्याने सिद्ध असे जे निष्प्रपंच प्रत्येगात्मरूप तेच ब्रह्म आहे असा याचा भावार्थ चित्तवृत्तीला ब्रह्माकार करणे हेच ज्ञान आहे त्याच्या योगाने अज्ञान निवृत्ती हे फळ प्राप्त होते ब्रह्माकार वृत्ती होण्यासाठी अनुकूल अशी जी चित्तवृत्तीची नुसती धारा तिला शास्त्रसंस्कार युक्त जनयोग म्हणतात सर्व सर्व जगत व मी ब्रह्म आहे असे समजून जगत व अहम यांचा बाध करणे हे ब्रह्मार्पण आहे पाषाणाच्या हृदयाचीच ज्याला उपमा आहे असे अंतशून्य बहिशून्य शांत आकाशकोशाप्रमाणे स्वच्छ अदृश्य व जे दुसऱ्या कशाचे दृश्य नाही असे ते ब्रह्मतत्व आहे तशा स्वभावाच्या ब्रह्मापासून थोड्याशा अन्यत्वाने उदय पावलेले जे समुत्थान तोच हा जगत प्रतिभास आहे तो गंधर्व नगरातील आकाशाप्रमाणे शून्यताच आहे चितीपासून प्रत्येक शरीरात उत्पन्न झालेला जो अहम असा भाव तो अनिर्वाच्य आहे ब्रह्माच्या कोट्यांशाचा कोटीभाग अशा अत्यंत सूक्ष्म एका अंशावर तो अध्यारोपित आहे अशा त्याच्याविषयी आग्रह तो काय धरायचा आहे वस्तुत तो अपृथक भूतच असताना पृथक असल्यासारखा होऊन राहिला आहे कारण पृथकत्व म्हणजे परिच्छेद पण तो ब्रह्मामध्ये संभवत नाही स्वतः असत असलेला कोणीही अहम असे स्वतःला समजणारा नाही अर्थात जाणणे यावरून पृथकत्व उत्पन्न होते व पृथत्वावरून मी असे ज्ञान होते म्हणजे ती दोन्ही परस्पर सापेक्ष आहेत त्यामुळे त्यातील एकाचा त्याग अवश्य करावा लागतो पण तो कोणाचा करावा तर जे उपपत्तीरहित असलेले पृथत्व तेच त्याज्य होय जसा अहंबा पृथक नाही त्याचप्रमाणे प्रत्येगात्म्यामध्ये घटादी ममतारूप मरकटही पृथक नाही त्यामुळे अहंता व ममता हे दोन्ही भाव पूर्ण सागराप्रमाणे आत्माच आहे यासाठी अहम हा ग्रह योग्य नाही दुसरे असे की अहम मम इत्यादी विषय वैचित्र्यामुळे विचित्र झालेले भेद जर चिन्मात रूप आत्म्यामध्ये भासत आहे तर त्याचे एकत्वही प्रतीत होतच आहे मग अहम मम इत्यादिकांविषयी जसा आग्रह करायचा तसाच त्या प्रत्यगात्म्याच्या एकत्वाविषयी धराव्यास नको का असा विचार केल्यामुळे ज्याला सार काय व असार काय आहे हा विभाग कळला आहे त्या पुरुषाच्या बुद्धीतील अहम ममता आग्रहाचा क्षय होतो तो झाल्यामुळे अर्थातच होणारा जो कर्मफलांचा त्याग म्हणजे फलांविषयी स्पृहा न राहणे यालाच ज्ञानी संन्यास समजतात त्यामुळे अनायासेच होणारा जो सर्वसंकल्पाचा त्याग तोच असंसर्ग होय सर्व द्वैत जात केवळ ईश्वर मात्र रूप आहे अशा दृढ भावनेमुळे द्वैताचा अनुभवच न येणे हेच ईश्वरार्पण आहे अज्ञानामुळे चिदात्म्यामध्ये सर्व द्वैत पदार्थांचा नाममात्र भेद प्रतीत होतो शब्द व अर्थ एतन्मय असलेले हे सर्व जगत एक बोधात्मा आहे यात संशय नाही मीच कर्माचा आश्रय आहे कर्म ही मीच आहे मी काल आहे मी अद्वैत आहे मी द्वैत आहे व मीच जगत आहे तेव्हा अर्जुना तू आपले मन माझ्या ठिकाणी लाव तू माझाच भक्त हो माझेच पूजन कर मलाच नमस्कार कर अशा रीतीने तू माझ्यामध्ये जर आपले चित्त स्थिर केलेस तर मतपरायण होऊन तू मलाच प्राप्त होशील यावर अर्जुनाने विचारले हे देवेशा तुझी पर व अपर अशी दोन रूपे आहेत यातील कोणत्या रूपाचा आश्रय करून मी स्वतःच्या सिद्धीचा प्रयत्न करू तेव्हा श्री भगवान म्हणाले हे निष्पाप अर्जुना माझी दोन रूपे आहेत असे तू समज एक सामान्य रूप व दुसरे परमरूप हात पाय इत्यादी अवयवांनी युक्त असलेले व शंखचक्र गदाधर रूप हे सामान्य होय ते सर्व जनसाधारण सर्वांना सुबोध आहे पण परमरूप हे ज्याचे चित्त अशुद्ध आहे अशांना कळणे शक्य नाही कारण ते माझे परमरूप एक आदिअंतरहित व अनामय आहे याचा उल्लेख ब्रह्म आत्मा परमात्मा इत्यादी शब्दांनी केला जातो जोवर तू अज्ञ व अनात्मरूपाने स्थित आहेस तोवर चतुर्भुजाकार देवाच्या पूजेत तत्पर हो त्यानंतर चित्तशुद्धी श्रवणादी यांच्या क्रमाने चांगला ज्ञानी झाल्यावर तू ते माझे आदी अंतरहित असे परमरूप जाणशील आणि त्याला जाणल्यावर पुन्हा जन्म घेणार नाहीस पण हे शत्रुनाशका तुझे चित्त जर शुद्ध झाले असेल व जर ते ज्ञेय ब्रह्माला जाणायला समर्थ असेल तर तू माझे शुद्ध स्वरूप व आपले शुद्ध स्वरूप यांना एकरूप करून अखंड सच्चिदानंद रूपाचा आश्रय कर त्याला जाणून तू तन्निष्ठ हो हे मी हे मी असे जे मी तुला वारंवार सांगतो आहे ते मी तुला आत्मतत्वाचा उपदेश करतो आहे कारण तू चांगला ज्ञानी आहेस आत्मपदी विश्रांती पावला आहेस संकल्पाने तुला सर्वथा सोडले आहे असे मी समजतो तू यासाठी आता सत्य एकात्ममय हो तू सर्वत्र योगयुक्तात्मा होऊन मुक्तात्मा होऊन सर्वत्र समदृष्टी होऊन आत्म्याला सर्व भूतांमध्ये व सर्व भूते आत्म्यामध्ये पहा आत्म्याचे एकत्व जाणून जो सर्व भूतांमध्ये स्थित असलेला आत्म्याला भसतो तो समाधी वृत्तीने किंवा व्यवहार वृत्तीने जरी वागत असला तरी पुन्हा जन्म घेत नाही सर्व भूते यामधील सर्व शब्दाचा अर्थ एक हा आहे तो एक शब्द प्रत्येकात्मामध्ये परवसान पावतो पण तो आत्मा ही सत म्हणजे तेज जल व पृथ्वी या मूर्त भूततय भूतत्रयांच्या स्वभावाचा नाही असत म्हणजे वायू व आकाश या अमूर्त भूतद्वयाच्या स्वभावाचा नाही तर अखंड आनंद एक स्वभाव आहे ज्याचा ज्याला अनुभव येतो त्याला त्या अनुभवाच्या क्षणीच जन्मादी सर्व विक्रियांरहित भूमानंदात्मक कैवल्य प्राप्त होते सर्व त्रैलोक्याच्या अंतःकरणात जो हा प्रकाशक अनुभवात्मक प्रकाश आहे तोच मी आत्मा आहे असा निश्चय करावा त्रैलोक्यातील दूध दही इत्यादी गव्ये समुद्रातील लवण उसांचा रस मध इत्यादी जिव्हाग्राशी संसर्ग पावलेल्या जलाच्या आत जो हा रसानुभव स्थित आहे तोच सर्वव्यापी आहे त्यामुळे तो परोक्ष नाही तर अपरोक्षच आहे सर्व शरीराच्या आत विषय जाताने रहित व त्यामुळे अत्यंत सूक्ष्म असा जो हा अनुभव स्थित आहे तो सर्वव्यापी आत्मा आहे सर्व प्रकारच्या दुधाच्या आत जसे धृत स्थित असते त्याप्रमाणे सर्व पदार्थांच्या आत अधिष्ठानत्वाने व सर्व देहांच्या आत प्रकाशत्वाने तो परमात्मा उत्तम प्रकारे स्थित आहे ज्याप्रमाणे समुद्रातील सर्व रत्नात स्थित असलेले तेज आत व बाहेरही प्रकाशित होते त्याप्रमाणे मी सर्व देहांच्या आत स्थित नसल्यासारखाच जणू काय स्थित आहे ज्याप्रमाणे सहस्रावधी कुंभांच्या आत व बाहेरी आकाश असते त्याप्रमाणेच मी जगत्रय शरीरांचा आत्मा निर्लेप अवस्थित आहे शेकडो मोत्यांच्या समूहाला धारण करणारा त्यांच्या आतील तंतू त्यात जसा व्याप्त असतो त्याप्रमाणे हा आत्मा लक्षावधी देहांच्या आत अंतर्यामी रूपाने राहून त्यांचे विधारण करतो त्यामुळे तो सर्वातच दिसत नाही हिरण्यगर्भाच्या शरीरापासून तृणापर्यंत सर्व पदार्थ समूहात जे सत्ता सामान्य आहे त्यालाच विद्वान अज आत्मा समजतात ते किंचित स्फुरिताकाराने व्यक्त होणारे ब्रह्म सर्व व्यापकच होऊन राहिले आहे अहंता जगता इत्यादी भ्रमकारी क्रमाने तेच नटले आहे आत्माच हे जगद्रूप आहे तेव्हा त्यातील मारणारा कोण आणि मारले जाणार कोण हे अर्जुना हा आत्मा शुभ अशुभ अशी जी दुःखे आहेत त्यांनी लिप्त कसा होणार प्रतिबिंबाप्रमाणे जसा आदर्श त्याप्रमाणे हे आत्मतत्व साक्षीप्रमाणे अवस्थित आहे शरीरे जरी नाश पावली तरी जो नाश पावत नाही अशा त्या आत्माला जो पाहतो तो पाहणारा खरा हे अर्जुना हे मी आहे व हे मी नाही असे जे मी बोलतो ते सर्व आत्माच मी आहे मी सर्वांचा निर्लेप आत्मा आहे असे तू जाण समुद्रामध्ये जलाचे स्पंद जसे प्रवृत्त होतात त्याप्रमाणे या सर्व उत्पत्ती प्रलयरूप विक्रिया आत्म्यामध्ये प्रवृत्त होतात त्या अहंकार वृत्तीने युक्त असलेल्या आत्म्यात स्थित होतात जसे पर्वतांचे पाषाणत्व वृक्षांचे काष्ठत्व व तरंगांचे जलत्व तशी सर्व पदार्थांची आत्मता सत्य आहे जो आत्म्याला सर्व भूतांमध्ये पाहतो व सर्व भूतांना आत्म्यामध्ये पाहतो तो आत्म्याला अकर्ता समजतो हे अर्जुना नाना आकार व विकार अशा तरंगांमध्ये जसे पय जल असते किंवा कडे गोप इत्यादिकांमध्ये सोने असते तसा भूतांमध्ये आत्मा असतो ज्याप्रमाणे नाना प्रकारचे चंचल तरंग पाण्यात असतात किंवा कडे वगैरे आकार सोन्यामध्ये असतात तशी भूते परमात्म्यामध्ये असतात सर्व पदार्थ भूते व अतिशय मोठे ब्रह्म हे सर्व एकच आहे त्यात पृथक्त्व मुळीच नाही असे तू जाण सर्व निर्विकार एक ब्रह्मच जर आहे तर मग जन्मादी विकारांचे आश्रयभूत असे दुसरे काय असणार किंवा ते बंधुवाधादी भावविकार कुठे राहणार किंवा दुसरे जगत हे काय असणार काही नाही मग तू उगीच अत्यंत मोहित का होतोस गुरुमुखाने असे श्रवण करून मनात अभय ब्रह्माचा चांगला अनुभव घेऊन ज्याचे चित्त समरस झाले आहे असे संत या लोकात जीवनमुक्त होऊन राहतात ज्यांना मान व मोह नाही ज्यांनी आसक्ती दोषाला जिंकले आहे जे आत्म्यामध्ये निश्चल स्थित आहेत ज्यांच्या सर्व कामना तृप्त झालेल्या आहेत जे सुखदुःखादी द्वंद्वापासून सर्वथा मुक्त झाले आहेत ते शहाणे पुरुष त्या अव्ययपदाला प्राप्त होतात इति श्री वासिष्ठ रामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे त्रिपंचाशः सर्ग श्री